गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे महा परमामृत या ग्रंथातील प्रकरण पाचवे लिंगदेह निरसन श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः तुझ श्रवणातून ऐकणे त्वचेतून स्पर्श घेणे नयनातुनी देखणे नाना रूपाते तू कानाने ऐकतोस त्वचेने स्पर्श घेतोस आणि डोळ्यांनी नाना प्रकारची रूपे पाहतोस त्याचप्रमाणे जिभेने स्वाद घेतोस नाकाने वास ओळखतोस आणि वाचेने सर्व अक्षरांचा उच्चार करतोस त्याचप्रमाणे हातांच्या योगाने देणे घेणे करतोस पायांनी चालतोस शिष्णाद्वारा रतिभोग करतोस आणि गुदद्वाराने मलविसर्जन करतोस अशा प्रकारे तू आड राहून इंद्रियांद्वारा आपले अस्तित्व प्रकट करतोस तो तू या इंद्रिय क्रियांना विलक्षण असा साक्षीरूप आहेस या इंद्रियांतून तू चिजान प्रकाशसी आड ठाकून तो तू इंद्रियाची विलक्षण साक्षीरूप श्रवण स्पर्शन दर्शन आस्वादन आणि अवग्रहण या पाच पंच ज्ञानेंद्रियाने सर्व विषयांचे पाच प्रकार झाले आहेत म्हणजे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या पाच विषयात सर्व विषयांचा समावेश होतो आणि बोलणे घेणे चालणे आनंद आणि मल विसर्जन ही पाच कर्मे आहेत म्हणजे विषयासह पंच ज्ञानेंद्रिये आणि क्रियेसह पंच कर्मेंद्रिये यांचा तू जाणता आहेस स्पर्श रूप गंध रस वचना दान गमनानंद मल विसर्ग हे पंचविध कर्मेंद्रिया जाणतो व्यान उदान आणि समान याची स्थानी स्थिती संपूर्ण जानसी तूच एक त्याचप्रमाणे प्राण अपान व्यान उदान आणि समान या पाच प्रकारच्या वायूंची स्थाने आणि स्थिती यांना सर्व प्रकारे जाणणारा तू एक आहेस त्याचप्रमाणे अंतकरण मन बुद्धी चित्त आणि अहंकार या पाच भेदांनी स्फुरण होणारा व जाणणारा जो तो तू आधीपासूनच म्हणजे जसा काही स्वयंभूच उभा आहेस अंतःकरणातला अतिसूक्ष्म आठवणी आठवणीने वरवृत्तीचे सूक्ष्म उद्गार उठतात त्यांना तू जाणतोस म्हणून तुला अक्षर व सिद्ध पुरुष म्हणतात अंतःकरणीचा सपूर वरी उठती वृत्तीचे उद्गार तयासी जाणे तो अक्षर सिद्धचे असेल अंतःकरणातील वृत्तीचे स्फुरण झाल्यावर मग जाणणे म्हणजे ज्ञानाचा व्यापार सुरू होतो म्हणून अंतःकरणाला पहिले म्हणण्याचे कारण नाही कारण ते ऐतेच म्हणजे स्वतः सिद्ध आहे जे अंतःकरण वृत्तीचे स्फुरण आहे तेच संकल्प विकल्पात्मक झाले आहे म्हणजे मन होते आणि निश्चयात्मक झाले की त्याला बुद्धी म्हणतात त्या बुद्धीचा निश्चयात्मक प्रकार झाला म्हणजे त्यात अनुसंधानात्मक हेतू म्हणजे काहीतरी सूक्ष्मवर मन गुंतून राहणे असा जो प्रकार होतो त्याला चित्त म्हणतात आणि त्या चित्ताची जी प्रवृत्ती तिला अहंकार म्हणतात निश्चयात्मक जो अर्थ हो, ते ती अनुसंधानात्मक हेतू हे चित्त हे जाणतो तत्प्रवृत्ती तो अहंकार हो. अशा प्रकारच्या या अंतःकरण पंचक स्मृतींना तू स्वयंज्योती असल्यामुळे जाणतोस म्हणून सुसंवेद्य रूप आत्मा तू आहेस ऐसी अंतकरण पंच स्फूर्ती तुची जानसी स्वयंज्योती या लागी सुसंवेद्य मूर्ती आत्मा तुझी असे पहा की कापसापासून दोरा निघाला म्हणजे कापूस पानाचा भास होऊन त्याच्या ठिकाणी दोरेपणाचा निराळा भास उत्पन्न होतो त्याप्रमाणे मन बुद्धी चित्त आणि अहंकार यापैकी प्रत्येक स्वरूपापासून होणारा भास निराळा आहे तो कसा आहे तो पहा दोऱ्याचा पिळ उकलला नाही तोपर्यंत त्याला दोरा म्हणावे परंतु खरोखर तो कापूसच होय त्याचा पिळ उकलला काय आणि न उकलला काय त्यात कापसा वाचून दुसरे काही नाहीच अथवा पाण्यावर तरंगाला तरी त्या तरंगात पाण्या वाचून दुसरा काही भाग नसतो तो तरंग विरून गेला म्हणजे पाणीच पाण्यामध्ये मिळून जाते ना तरी उदकाचा तरंग तेथे दुसरा नाही भाग तो या चांग उदकी उदक परंतु त्यात पाण्या वाचून जसे दुसरे काही नसते त्याप्रमाणे मनाचे माघार घेऊन आत्मस्वरूपात बुडी दिली की मनच अजिबात तरंगाप्रमाणे नाहीसे होते आणि आत्मरूप म्हणते ज्याप्रमाणे दोऱ्याला कारण पीळ आणि तरंगाला कारण मारा त्याप्रमाणेच कारण मायाच या लिंगदेहाची उभारणी करते उकळल्यावर पीळ आणि मुरल्यावर वारा जसा नाहीचा होतो त्याप्रमाणे आत्मज्ञान प्राप्त होण्याबरोबर कारण मायाच मिथ्या होते म्हणजे माया कारणच नाहीसे होते उकललिया का मुरालिया पीळ वारा जायलया तैसी आत्मज्ञाने कारण माया मिथ्या होय आणि जळ अथवा दोरा आणि कापूस यांचे ऐक्य होण्याबरोबर जसा तुझा भासनायचा होतो त्याचप्रमाणे मनाचे स्वस्वरूपाशी समर समरसत्व होताच तेथे अज्ञान हरपून जाते अशा या स्फूर्ती कल्पनेच्या योगाने अंतःकरणाला लिंगदेह असे म्हणतात या लिंगदेहाचे स्वरूप वासनामय असून स्थिती ही स्वप्न अवस्थेप्रमाणे आहे असो हे कल्पना बोलजे लिंगदेह अंतकरणा ते ते स्वप्नावस्था जाणा वासनामय उघडच आहे की मनाची प्रवृत्ती इंद्रियांद्वाराने कारणाने ते मन वासना रूपाने जेव्हा अभ्यंतरात म्हणजे अंतःकरणात शिरते तेव्हा स्वप्नावस्थेचा खेळ सुरू होतो त्या खेळात ऐकलेल्या आणि पाहिलेल्या सर्व गोष्टी भासरूपाने पुढे येत असतात तेव्हा अर्थातच या कारणावरून अंतःकरणरूपी देहाचा तेजस अभिमानी दृश्य होतो आणि अंतःकरणात चिद्रूप प्रकाश आहे आणि तो तर सर्व व्यापक आहे लोहराच्या अंगणातील अगीच्या भट्टीत सूर्यप्रकाश पडला एवढ्या कारणावरून जसे सूर्याचे दिल मनी तो जात नाही तसा आत्म अंतकरणात बिंबल्या कारणाने आत्म्याचे स्वयंप्रकाशत्व नाहीसे होत नाही जैसा आदित्य लोही पडे अग्नी तो नवे काय दिन मनी तैसा बिंबला तो अंतकरणी तो स्वयंप्रकाश परंतु गंमत अशी आहे एक जाणीव शक्ती नसेल तर हे सर्व स्फुरण कसे होते ते तुला कळणार नाही म्हणून चित तुझ्या ठिकाणी आभास आहे असा प्रकार तुला भासला अर्थात चित प्रकाशाची कल्पना तुझ्या मनात प्रज्वलित झाली नसल्या कारणाने अंतःकरण मी आहे असे घेऊन तू बसलास यात तुझी एक जाणीव नाहीशी होऊ दे म्हणजे मग तुझ्यापुढे काही दिसते का पहा त्यावेळी तुझ्यापुढे काही एक न दिसता अखंडित स्वरूपाचे तुझा तूच एक असशील तुझी एक जाणीव खंडे तरी काही न पुढे मांडे तेथे तुवाची ऊर्जे एक अखंडे स्वस्वरूपे अशा स्थितीचा विचार करून पहा म्हणजे तुला वाटेल की स्फुरण तुझेच आहे बोलणे तुझेच आहे ऐकणे तुझेच आहे अंतरातले अंतरंग जाणणारा तूच आहेस आणि तुझा तूच पाहणारा आहेस तूची स्पुरशी बोलशी ऐकशी अंतरेचे अंतर जाणशी तुझी पाहे तुझी विचारून म्हणजे ज्याच्या प्रकाशाने अंतकरण प्रकाशित होते व निज तेजाने जो स्फुरण पावतो तो तूच आहेस समजलास का जयाचे प्रकाशे अंतकरण प्रकाशे जो निज तेजे स्फुरत असे तो जाण तुझी परंतु होते काय की जाणतेपणाची ऐट मारली की नसतेच दृश्य पुढे येऊन उभे राहते आणि त्याच जाणतेपणाचा निराश होण्याबरोबर आत्मस्वरूपाचा लाभ होतो म्हणून जाणतेपणाचा अभिमान धरल्यामुळे जे काही पुढे दिसते ते दृश्य असे समजून त्याचा त्याग केला पाहिजे म्हणजे ते ते आत्मस्वरूपच शिल्लक राहते जाणीवेची वेळे वेळी ते जे ते पुढे आभासले ते दृश्य म्हणून तेजले तेथे तेची उरे कारण जे जे जाणीवेला भासत असते त्याचा त्याचा निराश करीत गेले असता जाणीव मात्र उरते आणि जाणीवच जाणीवेला पाहू लागते जे जे भासे जाणीवेचे ते ते जरी निरसुनीच आहे तरी आपण जाणीवाची आहे पाहे ती येते तीच जाणीव आत्म्याची प्रभा असून त्या प्रभेतच स्वयंभू आत्मा उभा असतो त्याला दृष्टांत असा आहे की दीप आहे तोपर्यंतच प्रभा आहे म्हणून दीपेत दीपत्व स्वयंभू उभेच आहे ते जाणीव आत्मयाची प्रभा तो स्वयंभू तिये ते उभा दीप आपुलिया शोभा आपण जैसा म्हणून कर काय की माया अविद्येच्या योगाने जाणवेला जे काही मृग जळावत दृश्य भास असते त्याचा निराश करून तू स्वतः कोण आहेस हे पहा दृश्य मृगजळ आभासन ते करून या निरसन तू पाहे बा कवन आपण ऐसे याप्रमाणे श्री परमामृत ग्रंथातील लिंगदेह निरसन नावाचं हे पाचवे प्रकरण आपण संपूर्ण करणार सद्गुरुनाथ महाराज की जय